श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव आज साधक या कोटीतील विचार करणारे आपण हा संसारी माणसापेक्षा साधक श्रेष्ठ आहे आणि साधकापेक्षा सिद्ध व सिद्धांपेक्षा संत श्रेष्ठ आहे मात्र संतांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही संसारी माणसे जगात खूप आहे पण साधक कमी आहे सिद्ध फार म्हणजे जे सिद्ध आहे ते फार कमीच आहे विरळ आहेत व एकदम थोडक्यात आहे आणि संत म्हणजे एकदम दुर्लभ लाखात एक संत असतो म्हणून पहिल्यांदा जीवन साधकच व्हायला पाहिजे साधक त्याला म्हणतात जो देव प्राप्ती करता साधनावर आरूढ होतो जे साधन दिलंय आपल्याला नामरूपी त्याच्यावर जो आरूढ होतो त्याला म्हणतात साधक आणि ज्याला संसाराचा उभग आलाय म्हणजे कंटाळा येतो असा माऊली म्हणतात जे भवस्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना वघळले पुढती नयो इया निघाले पैजा जेत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती आहे म्हणतात साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य लोलुपता काय निद्रेत जिनावे भोजन करावे परिमित एकांती लोकांती स्त्रियांची भाषण प्राण गेल्या जाण करू नये संघ संजनांचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा अहर्निशी तुका मने ऐसा साधनी जो राहे तोच ज्ञान लाहे गुरुकृपा त्यालाच ज्ञान होत गुरूंच्या कृपे इथं एवढ्या अटी घालून ठेवलेल्या आहेत तर उदास म्हणजे कसा माहिती का साधक हा उदास असा उदास म्हणजे उद आणि अस उद म्हणजे वर अस म्हणजे असणे म्हणजे ज्याची वृत्ती वर देवाकडे असा व संसाराकडे अगदी शुल्लक दृष्टीने म्हणजे थोडक्यात संसार थोडक्यात आणि देवाकडे जा जास्त लक्ष असणे म्हणजे उदास असणे त्याला हा संसार छोटा वाटणे लहान वाटणे म्हणून माणूस म्हणाला की घोडा पाहिला पण कुत्र्यासारखा दिसला सर्व लोक बोलले की शक्य नाही तो बोलला मी वरून विमानातून पाहिला कुठून पाहिला विमानातून पाहिला मग शक्य जशी साधकाची उच्च अवस्था हवी मग संसार लहानच वाटत म्हणजे लहान वाटला पाहिजे इतकी आपली दृष्टी वरपर्यंत गेली पाहिजे संसार छोटा वाटला पाहिजे आणि काही नियम आहेत साधकाचे म्हणजे साधकाने कमी झोपावे आणि कमी खावी असं नियम आहे तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती का युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण म्हणजे साधकांनी स्त्रियांच्या बाबतीत मात्र अतिशय सावध राहावे मी मी स्वतः जेव्हा जेव्हा जेव्हा आर्या केल्या तेव्हा त्या श्री गुरूंनी सांगितलं का दोन सूचना केल्या त्यांनी पहिली परश्री गमन आणि परधन अपहार या दोन गोष्टी वारकऱ्यांनी कटाक्षाने टाळायला पाहिजे आणि दोन गोष्टी पाळायच्या आहेत दोनच नामस्मरण आणि संत संघ या चार गोष्टीने जीवन सफळ होत साधकांनी श्रीसंगाविषयी आठ गोष्टी पाळायला सांगितल्या इथं काय म्हणतात पा सुभाषितकार म्हणतात दर्शनम स्पर्शनम केली कीर्तनम गुह्य भाषणम संकल्पो अवध्यासायच क्रिया रेवच एत अन्मैथून मष्टांग प्रवदंती मनीषिनः विपरीतम ब्रह्मचर्य मनुष्येयम ममोक्षुली आता काय काय सांगितलं याचा अर्थ थोडक्यात घेऊ आपण पहिलं स्त्रियांचे दर्शन स्त्रियांकडे नये जास्त दुसरा स्पर्श विनाकारण हात नाही लावायचा स्त्रियांशी बोलणे जेवढं पाहिजे तेवढंच बोलणे जास्त पगळणे नाही आणि गुह्य भाषण गुह्य भाषण म्हणजे आपण नाही का एखादं गुह्य असं पटकन बोलून जातोय ते टाळायचं आणि संकल्प आणि त्यांचे वर्णन म्हणजे कीर्तन वश करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे क्रिया करणे म्हणजे समागम करणे ही मैथुनाची आठ अंगे सांगितलेली आहेत सुभाषितकारांनी हे सर्व कोणी सावध व्हायचंय साधकाने या गोष्टीतून सावधपणा घेऊन जो सावधपणा घेतो तो मुमुक्षु आणि साधक होय नाथ महाराजांनी साधकांकरता चिरंजीव पद लिहिलेले त्यांनी या श्लोकाचे भाषांतर केले असं वाटतंय मुळात हे सर्व पाहण्याची गरज आहे कबीरजी काय म्हणतात माहिती का नारी नासत चार गुण जो नर सन्निध होय भक्ति ज्ञान वैराग्य ध्यान में बैठना सत ही को पुढे म्हणतात नाग से नागिन बुरी हात लगे सो कट जाए नागिन से नारी बुरी देखत लहरी आ जाए पुढे अजून म्हणतात नारी की छाया पडत अंधा हो भुजंग क्या बोलू उस नरक का हाल जो नित नारी संघ ते म्हणतात इथे एवढं भारी सांगितलं साध्या एखाद्या बाईची जर सावली एखाद्या सापावर पडली तर तरी त्याचे डोळे जातात आणि जो रोज त्या स्त्री सोबत राहतो त्याचं काय होत असं असं ते सरळ सरळ सांगत तात्पर्य असं का या सर्व गोष्टींचा सार म्हणजे नारी संघ हा साधकांनी वर्ज करावा फक्त स्वस्त्रिय सोड तो वर्ज करावा एक छोटेसा दृष्टांत आहे गुजरातमध्ये एक धोडिया नावाचे साधू होऊन गेले त्यांच्याकडे एक बाई विधवा बाई आली व म्हणाले मला तुमच्याशी एकांतात बोलायचे ते एक साधू होते त्यांच्याशी ती बोलायला आली म्हणते मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे तो काय म्हटला तिला का मी तो साधू बोलला का मी कोणत्याच स्त्रीशी एकांतात बोलत नाही तुम्हाला काय बोलायचं असेल ते सर्वांच्या समोर बोला तुकाराम महाराज काय म्हणतात एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये पुढे तुकाराम महाराज दुसरे एका अभंगात म्हणतात स्त्रियांचा तो संघ नको नारायणा काष्टा या पाशानं त्या बाईचा मुलगा महात्म्याकडे गेला व म्हणाला पाच मिनिटं तुम्ही माझ्या आईशी एकांतात भेटू शकत नाही का त्या साधूला म्हणा त्या मुलाला ते साधू महाराज म्हटले की आईचे लुगडे आणण्यास सांगितले त्यांनी म्हणजे आईचं लुगडे घेऊन आणि त्या मुलाला प्रवचनाला यायला सांगितलं माणसामध्ये बसण्याची विनंती केली व महाराजांनी स्वतःचे धोतर व लुगडे धुतले व सर्वांच्या समोर वाळत टाकले सर्व लोक जे प्रवचनामध्ये आले होते पण प्रवचनावर कोणाचेच लक्ष नव्हते आणि कुजबूज चालू झाली आणि लोक कुजबूज करायला आले महाराज बिघडले दिसते बा आता बिघडलाय महाराज शेती म्हणाले धोतराच्या जोडीला लुगडा कसावा वाळत टाकलं ना धुवून मग लुगडा धोतराच्या जोडीला कसा काय बा महाराज बिघडला वाटतं बा अशी त्यांच्यात कुजबूज चालू झाली शेप्रावचनाला आले लोक म्हणायला आले काही जण उठून गेले हा प्रवचन संपल्यानंतर त्या बाईच्या मुलाला बोलवले आणि सांगितले जर तुझ्या आईचे लुगडे फक्त धून सुकट टाकले तर लोक संशयाने पछाडले मग प्रत्यक्ष एकांतात भेटल्यावर लोक काय म्हणतील म्हणजे तात्पर्य असं या दोन गोष्टी जो साधक आहे ज्याने साधन केले नामाच त्याने या दोन गोष्टी टाळायला पाहिजे नाही का म्हणजे साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी पर द्रव्य परणारी याचा घरी विटाळ या दोन गोष्टी टाळायच्या त्यांचा व्यवहार म्हणजे परमार्थ सुखाचा होतो हे ज्या दोन गोष्टी आहेत त्या सावधपणाने पाळायला लागतात तो तो साधन तर त्याला ते साधन साध्य होतं पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती का इतके भरी भर त्या परी परद्रव्य परणारी सांडोनी अभिलाष अंतरी वरते व्यवहारी सुखरूप पुढं म्हणतात परद्रव्य परणारीचा अभिलाष येथून उरास सर्व आहे हो प्रश्न असा निर्माण होतो का समाजात राहताना स्त्रियांचा संबंध येतोच पण त्याकरता तुकाबाराय सांगतात आपल्यापेक्षा लहान स्त्रियांना मुली व बरोबरीच्या स्त्रियांना बहिणी आणि वयस्क स्त्रियांना माता समजावं तुकाराम महाराज म्हणतात याविषयी पण म्हणतात पराविया नारी माऊली समान परधनी वाटू नेदी मन जीवित व ते तृणासमान स्वामी काजी जान शून्य म्हणू तया पुढा एका अभंगात म्हणतात परोपकार नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया जेमिनी नावाचे एक शास्त्रकार आहेत जेमिनी त्यांनी उत्तर मीमांसा हे शास्त्र त्यांनी लिहिलेले म्हणजे व्यास जेमिनी त्यांचे गुरु आहेत त्यांचे पण एक शास्त्र आहे व त्यांचे नाव पूर्व मीमांसा हे व्यासाने एक श्लोक श्लोक लिहिलेला आहे व्यास महर्षी काय म्हणतात मात्रा स्वत्रा दुहित्रा वान विविधता सनो भवेत बलवान इंद्रिये ग्रामो विद्वान समंती कर्षती म्हणजे विद्वान माणसाने सुद्धा आई मुलगी व बहीण यांच्या समवेत एकांतात बसू नये इंद्रिये एवढी बलवान आहेत ती त्यांना पण धोका देतील हा श्लोक जेमिनींना पटला नाही त्यांनी सांगितले ज्ञानास काय होईल हा श्लोक पुसून टाका व्यास म्हणाले नंतर पुसून पावसाळ्याच्या दिवसात व्यासाने सुंदर स्त्रीचे रूप धरले व जेमिनीच्या आश्रमासमोर एका झाडाखाली उभे राहिले अंगावरचे वस्त्र पूर्ण भिजले होते जेमिनी व आश्रमाबाहेर आले व पाहता तो एक तरुण मुलगी समोर उभी तिला बोल तिला बोलवली ती लाजू लागली मी भिल्लीची आपण ब्राह्मण आपला आश्रम पवित्र कशी येऊ जेमिनी म्हणाले माझी परवानगी आहे ती आत आली दोघे शेकोटीत बसले व जेमिनी पागळले व म्हणाले मी आपल्याशी लग्न करू इच्छितो ती बोलली हे कशी शक्य मी कुठे तुम्ही कुठे मी आपल्याशी लग्न करून सुखी होईल माझं भाग्य उजळेल पण एक आठ आहे आमच्या कुळात अशी पद्धत आहे की लग्ना अगोदर वराने वधूस पाठीवर घेऊन अग्नीच्या प्रदक्षिणा घालाव्या लागतात जिमनी बोलले सात का सातशे घालतो नाम भयम न लज्जा म्हणून लगेच पाठीवर घेतली व आश्रमाच्या सात प्रदक्षिणा संपल्या व पाठीवर पाहिल्या तर दाढी दिसली व्यास प्रगट झाले चिमिनी लाजून चक्का सुरू झाला व्यासांच्या चरणावर मस्तक ठेवले व हो. व्यासाने विचारले तो श्लोक पुसून टाकू का राहू देऊ जिमिनी म्हणाले जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो, श्लोक तसाच राहू दे म्हणजे या दोन गोष्टीबाबत जे निष्कलंक आहेत त्यांच्या चरणाची इच्छा गंगा करते नाथ महाराज म्हणतात परद्रव्य परधन सर्वता नातळे ज्यांचे मन गंगादी तीर्थे जाणं चरण स्पर्श वांछिले तुकाराम महाराज म्हणतात आम्हास हे विषय विषयच वाटते परद्रव्य परणारी झाली विषयाची या परी परद्रव्याच्या बाबतीत पण साधकाने का असावे याला शास्त्रीय भाषेत यम म्हणतात आता थोडा नियमांचा विचार करू यम आणि नियम यम म्हणजे काय करू नये व नियम म्हणजे काय करावे साधकांच्या दशेबद्दल उज्ज्वल निर्मणी या ग्रंथात दहा अवस्था दिलेली आहे तो हो, श्लोक आपण बघू चिंतात्र जागो रोगवद्गु तानवम मलिनांगता प्रलापो व्याधीरुन्माद मोक्ष मृत्यू दशा म्हणजे चिंता जागरण उद्वेग कृशता मलिनांगता प्रलाप रोग उन्माद मोह आणि मृत्यू अहो साधकाला देवप्राप्तीची सतत चिंता असायला पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात तुका मने चिंता वाटे कोण भेटे सांगेसा ऐशी चिंता करी सदा सर्व काळ हे चितळ म्हण पुढे म्हणतात तुका मने नाही आमुचे बळ जेणे फळ पावेने निश्चयसी दुसरे चिंतेमुळे झोप लागत नाही चिंता तुरा नाम सुखम न निद्रा स्वादशीन देहवान निद्राखंडन पाहिले ताटस्त उन्मिलित लोचन अवघे ओसावन उरले ते चरण तुका मने दर्शना बे आले जीवन तुकाराम महाराज म्हणतात ही साधकाची दुसरी अवस्था आहे तिसरी अवस्था म्हणजे उद्वेग म्हणजे कशात लक्ष न लागणे म्हणजे उदासीन असणे तुकाराम महाराज म्हणतात जावे पंढरीची उद्वेग मानसी कै एकादशी आषाढी हे चौथी अवस्था आहे जेवणावर लक्ष नसणे भोगावर लक्ष नसणे झोप न मिळा मिळाल्यामुळे चौथी अवस्था म्हणजे कृषता म्हणजे शरीर कृष व बारीक होणे हाडे दिसायला लागणे तुकाराम महाराज म्हणतात झोरोनी पांजरा हो पाय आता पंढरी नाथा भेटावया रामाच्या विरहाने लंकेमध्ये सीतेची अंगठी पार हातात जात होती असे हनुमानाने राम सांगितले होते म्हणजे ती एवढी बारीक होऊन गेली ती पाचवी अवस्था आहे मलिनांगता म्हणजे केसाच्या कपड्याच्या आणि शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष नसणे सहावी अवस्था आहे प्रलाप प्रहलाद म्हणजे देवाच्या नावाने सतत ओरडत राहणे सातवी अवस्था आहे ही अवस्थेत परिणाम एखादी व्याधी किंवा रोग जडतो आणि आठवी अवस्था आहे देवाकरता वेड्यासारखे वर्तन करणे वेडे होणे आदरापेक्षा आवड महत्वाची मात्र आवडीपेक्षा वेड श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात वेडा झालो वेडा झालो हरीच्या आलो जागरणा आणि नवी अवस्था आहे मोह मोह म्हणजे लगन लागणे एकसारखी टक लागणे थोडक्यात म्हणजे दिवाण होणे याला मोह म्हणतात देवाच्या बेटीचे आणि नावाचा मोह लागणे सारखं देवाचं नाव घेत राहणे तुकाराम म्हणतात निवाडा करती देवानात तुकाराम महाराज म्हणतात आणि दहावी अवस्था हे नव अवस्थेमध्ये परिणामी जो प्रसंगी देवाकरता मृत्यू पत्करतो ती अवस्था या सर्व अवस्था एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे पण ही सर्व पण ही सर्व तीव्र साधकाची लक्षणे मंद साधकाची नाही रोग बरा होण्याकरता औषध पाहिजे पण त्याचबरोबर पथ्यही हवे पत्त्याचे दोन प्रकार आहेत वर्ज्य व सेव्य वर्ज्य म्हणजे करू नये सेव्य म्हणजे करावे परद्रव्य परणारी वर्ज करावे सतत संत सहवास व सतत नामस्मरण हे सेव्य पथ्य आहेत या दोन गोष्टीत साधकाने गोडी घातली पाहिजे हरिपाठात माऊली म्हणतात ज्ञानदेवी गोडी संगती सज्जनी हरि जनी वनी आत्मतत्वी ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काम माऊली म्हणतात संत संग धरा तुम्ही हरिभजन करा पाठी लागत असे काळ दात खातो करा करा तुलसीदास म्हणतात संत समागन हरिकथा तुलसी दुर्लभ होय दारा अरु लक्ष्मी पापी घरबी होय तात्पर्य म्हणजे या कोटीत साधकांची वर्ज अवस्था सेव्य पथ्य दिले परमात्मा दयाळू तो फार अंत पाहत नाही पण भीटीची तळमळ मात्र पाहिजे भीटी लागी पंढरीनाथा जीवा तळमळ लागली व्यथा तुकाराम महाराज म्हणतात अहो ज्याला तळमळ आहे तो साधक होऊ शकतो म्हणजे साधनावर आरूढ होऊन साध्याची म्हणजे देवाची प्राप्ती करून घेतो आणि मुक्त होतो त्यालाच खरा साधक म्हणतात सद्गुरुनाथ महाराज की जय